स्कंद दहावा अध्याय नववा चाक्षुस मनूचे चरित्र नारायण मुनी म्हणाले आता देवीचे उत्तम महात्म्य तुला सांगतो अंगराजाला चाक्षुस नावाचा श्रेष्ठ पुत्र होता तो सहावा मनू होय तो पुलह नावाच्या ब्रह्मर्षीला शरण गेला तो म्हणाला हे शरणागताचे दुःख दूर करणाऱ्या ब्रह्मर्षे मी तुला शरण आलो आहे हे स्वामीन मला संपत्ती प्राप्त होण्यासाठी उपाय सांगा तसेच पृथ्वीचे अखंड राज्य आणि प्रचंड बाहुबल प्राप्त व्हावे दीर्घायुष्य शास्त्र नैपुण्य आणि अखेरीस मोक्ष हे प्राप्त होतील असा उपदेश द्या तेव्हा त्या मनूचे भाषण ऐकल्यावर त्या महामुनीने त्याला देवीची आराधना करण्यास सांगितले तो म्हणाला हे राजा तू शिवेची सेवा कर म्हणजे तिच्या वरामुळे तुला सर्व प्राप्त होईल चाक्षूस म्हणाला त्या देवीची आराधना कशी करावी ते मला सांग मुनी म्हणाले वाघभव मंत्राचा त्रिकाल जप केल्यास भुक्ती मुक्ती मिळते या मंत्रासारखे दुसरे बीज नाही या बलाने या जपाने बल वृद्धिंगत होते ब्रह्मदेव सुद्धा त्याच जपामुळे सृष्टीचा उत्पत्ती करता झाला विष्णू पालन करता आणि रुद्र संहार करता झाला इतर लोकपालही या जपामुळे इंद्रिय निग्रह करू शकले म्हणून तूही जगदंबिकेची आराधना कर अशा रीतीने पुलह मुनींकडून उपदेश मिळालेला राजा सुकलेली पाने खाऊन वाघबीज मंत्र जपू लागला पहिल्या वर्षी पाने दुसऱ्या वर्षी पाणी आणि तिसऱ्या वर्षी वायू भक्षण करून तो स्तंभाप्रमाणे अचल राहिला याप्रमाणे बारा वर्षांनंतर त्याला उत्तम बुद्धी प्राप्त झाली प्रत्यक्ष देवी परमेश्वरी त्याच्यासमोर उभी राहिली ती म्हणाली मी तुझ्या जपाने संतुष्ट झाले आहे तुला हवा तू वर माग चाक्षुस म्हणाला हे देवेश्वरी तू माझे मनोमंचित अंतर्ज्ञानाने जाणतेस हे देवी मला मनवंतराचे राज्य दे देवी म्हणाली तुझी इच्छा पूर्ण केली आहे गुणाढ्य बलाढ्य असे पुत्रही तुला प्राप्त होतील तुला निष्कंटक राज्य मिळून शेवटी मोक्ष मिळेल असे म्हणून ती देवी अंतर्धान पावली तिच्या कृपेमुळे तो सहावा मनु झाला त्याने सुखाने राज्य केले त्याला श्रेष्ठ पुत्र झाले ते देवी भक्त आणि रूप गुणसंपन्न होते अशा प्रकारे चाक्षूस देवीची आराधना केल्यामुळे मनु श्रेष्ठ झाला आणि शेवटी तो देवी लोकात गेला अध्याय नववा सम